प्रभात श्रोते हो आजही हे गीत ऐकताना अंगावर रोमांच उभे राहतात सात नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर अक्षय नवनीला बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी हे गीत लिहिलं प्रत्येक क्रांतिकारकाच्या हृदयावर कोरलेलं असं हे ओजस्वी गीत पुढे सर्वसामान्य माणसांच्या उठावर राहावं म्हणून विविध चालीत त्या काळी लोकांपुढे आलं संगीतातील विविध प्रवाहात हे गीत साकारलं या गीतामागचा इतिहास आज आपल्याला सांगताहेत डॉक्टर अशोक रानडे वंदे मातरम हे एका काळी राष्ट्रगीत म्हणून गायलं जात होतं ते तसंच रचलंही गेलं होतं आपल्याकडे राष्ट्र ही कल्पनाच त्या मानानं नंतर आली त्याच्या आधी आपल्याकडे राष्ट्रासाठी गीतं नव्हती धर्मासाठी गीतं होती पण जेव्हा राष्ट्र हाच आपल्याला धर्म वाटायला लागला तेव्हा आपण त्याच्यासाठी वेगळं गीत पाहिजे असं वाटायला लागलं म्हणून हे गीत रचलं गेलं हे रचलं गेलं तेव्हा रचनाकर्त्याला जणू काही स्वप्नामध्ये साक्षात्कार रूपानं ते गीत दिसलं आणि हे योग्यच होतं कारण राष्ट्रभक्तीसारखी जी नवीन भावना उद्भूत होत होती त्याच्या मागे काहीतरी असा दिव्यत्वाचा स्पर्श असणं हे अगदी साहजिक होत या गीताला चाली अनेक लावल्या अनेक चाली लावल्या कारण सर्वांना पेलेल सर्वांना आवडेल असं गीत कसं असावं याविषयीच्या कल्पना वेगवेगळ्या होत्या मग अनेक राग वापरले गेले चार लोकांनी गायचं दहा लोकांनी गायचं त्याच्याबरोबर वाद्य घ्यायची वाद्यमय मोठा घ्यायचा असंही सुरुवात झालं मोठ मोठ्या गायकांकडून ते गाऊन घेतलं गेलं पण तरी सुद्धा असं लक्षात यायला लागलं की वंदे मातरम गात असताना मग ते विष्णू दिगंबर असोत पंडित ओंकारनाथ ठाकूर असोत मास्टर कृष्णराव असोत मोघबाई कुर्डीकर असोत खुद्द रवींद्रनाथ असोत या सगळ्या गायकांना त्या शब्दामधून त्याच्या पलीकडे जाण्याची इच्छा होती म्हणून ते वेगवेगळ्या चाली देत होते ही जेव्हा गरज आपल्याला नाही असं वाटायला लागलं तेव्हा आपण दुसरं राष्ट्रगीत घेतलं जे सर्वांना गाता यावं आणि यांनी चिन्ह बनावं परंतु वंदे मातरम हे मात्र प्रतीक म्हणून राहिलं कारण ते गात असताना केवळ राष्ट्र नव्हे तर त्याची संस्कृती त्याचा इतिहास सगळ्याच काहीतरी मनामध्ये जागरण व्हावं अशी इच्छा होती म्हणून या अनेक चाली आणि त्या चालींसह ते वंदे मातरम राहणार आधीपासून ते अगदी रहमानपर्यंतच्या चालीपर्यंत सर्व होते हो या वेगवेगळ्या चाली आवाज जुन्या मुद्रण आपल्याला पुन्हा स्वातंत्र्यपूर्व काळात मिळत या जुन्या चालींचं संकलन society of Indian record collectors या संस्थेनं केले या मंत्राचा जागर पुन्हा व्हावा म्हणून वंदे मातरम एकशे पंचवीस हा कार्यक्रमही ही संस्था विविध ठिकाणी करणार आहे या उपक्रमाविषयी ऐकूया सुरेश चांदवणकर यांच्याकडून वंदे मातरम एकशे पंचवीस हा कार्यक्रम त्या भूमिका अशी आहे की बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी हे गीत लिहून आता एकशे पंचवीस वर्ष पूर्ण झाली आणि गेल्या इतक्या वर्षांमध्ये सुमारे सत्तर वेगवेगळ्या <clears throat> गायक गायिकांनी आपल्या आवाजामध्ये त्याची दोन्ही मुद्रणं करून ठेवली आहेत म्हणजे गाव पण रेकॉर्डवरचे असतील दोन्ही कितीवरचे असतील कॉम्पॅरेटिव्ह असतील आणि आवाजांचं वैविध्य म्हणाल तर रवींद्रनाथ टागोरांच्या आवाजामध्ये पहिल्यांदा एकोणीसशे सहा साली रेकॉर्डिंग झालं त्यानंतर म्हणजे अलीकडे ए आर रहमानपर्यंत ते विविध माध्यमाने लोकांच्या पुढे हे गीत येत गेलेलं आहे तर त्या गीताची पार्श्वभूमी इतिहास आणि ही वेगवेगळ्या ध्वनिमुद्रणं लोकांच्या पुढे यावीत नव्याने हा उद्देश आणि विशेष करून तरुण पिढीला याची माहिती व्हावी की ते जे गीत होतं वंदे मातरम ते अजूनही वेदमंत्र्यांच्याहूनही वंद्य असं भारतीयांना आहे शाळेतले विद्यार्थी असतील महाविद्यालयातले विद्यार्थी विद्यार्थी असतील किंवा वेगवेगळ्या वयोगटातले नागरिक असतील त्यांच्यापर्यंत हे पोचावं हा आमचा ते कार्यक्रम सादर करण्यामध्ये उद्देश आहे आणि म्हणून या वाटचालीचा एक धावता आढावा असं या कार्यक्रमाचं आम्ही स्वरूप केलं एकोणीसशे पन्नास साली संयोजक जगमोहन यांच्या वाद्यवृंदावरील वंदे मातरम वसंत देसाई यांच्या घोषपथकासह सुरुवातीला आपण ऐकलं ते एकोणीसशे अठ्ठावीस साली ध्वनिमुद्रित झालेलं विष्णुपंत पागली यांनी गायलेलं वंदे मातरम माझा देश हा मी देशाचा माझा देश हा मी देशाचा हे बन्धु मधे भारतीय हे बन्धु मधे विवाद बोले मा पेशावर माझी भक्ति माती माझी माता हृदयातून येती सूर ीरोग प्रतिज्ञा दाता हृदया तु नयेति सूर हिरोग प्रतिज्ञा दाता छन्द अमाना परम्परे छन्द अमाना परम्परे महान सन्देशा असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा नागरिक म्हणून आपल्या देशासाठी आपण काय करतो <laughs> काय करणार असं म्हणून चालणार नाही आपल्या जबाबदाऱ्या काय आहेत ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर भारताच्या राज्यघटनेचं सर्वात महत्वाचं आता जे कलम आहे घटनेमधलं ते म्हणजे सेक्युलरिझम हे आहे सेक्युलरिझम भाषांतर जर बहुसांस्कृतिकत्व असं केलं तर आपल्या राज्यघटनेचं सगळ्यात व्यवच्छेदक लक्षण भारताचं बहुसंस्कृतिकत्व आहे म्हणजेच सर्वसामान्य माणसांनी कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीकडे पाहताना ती कोणत्या जातीची आहे कोणत्या धर्माची आहे कोणत्या भाषा ती बोलते याच्यापेक्षा ती माणूस म्हणून त्या त्या व्यक्तीला माणूस म्हणून त्याच्या संस्कृतीचा आदर करणं हे आपल्या घटनेमध्ये मान्य केलं गेलेलं आहे दुर्दैवाने ही प्रवृत्ती ही सहिष्णुता गेले काही वर्ष आपल्या समाजामधनं नाहीशी होती आणि म्हणून मला असं वाटतं भारतातल्या लोकांनी आपल्या राज्यघटनेचा जो अतिशय प्रगल्भ आणि उदात्त अर्थ आहे तो म्हणजे दुसऱ्या व्यक्तीबद्दलचा त्याच्या संस्कृतीबद्दलचा त्याच्या जीवनशैलीबद्दलचा त्याच्या भाषेबद्दलचा आदर आणू शकलो आणि त्या बहुसंस्कृतिकत्वाचा आदर केला तर पंडित नेहरूंनी आपल्या घटनेच्या बद्दल बोलताना ज्यावेळेला असं म्हटलं होतं की वैविध्यतेतूनच भारताची एकात्मा ही आपल्याला साध्य करता येईल या पन्नासाव्या राज्यघटनेच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जर एक पुन्हा शपथ घेतली व्यक्तिगत पातळीवरती स्वतःच्याच मनाची शपथ घेतली तर त्याचा खूपच आपल्या देशाला आपल्या लोकांना लाभ होईल जीवन अधिक सुखकारक करायला मदतकारक होईल आणि आता हे एक निवेदन नंदकुमार रोपळेकर यांच्या वेद पर्यावरणाचा या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आज संध्याकाळी साडेसहा वाजता club house reserve bank colony Mumbai central इथे संपन्न होणार आहे या कार्यक्रमाचं आपण सर्वांना हार्दिक आमंत्रण बरं तर याबरोबरच आजचा आपला प्रभात किरण कार्यक्रम इथे संपूया पुन्हा भेटूया उद्या सकाळी नवीन प्रभात किरणांसह तोपर्यंत नेहा खरेचा नमस्कार